सावरकर प्रवर्तित हिंदुत्व प्रकरण तीन जरी हिंदू लोक बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी बाह्य जगाच्या व्यवहारापासून अलिप्त नव्हते आणि जरी आपले बाह्य जगाशी असलेले संबंध इतक्या विस्तृत प्रमाणावर स्थापन झालेले होते की आपल्या देशाभिमानी धर्मशास्त्र प्रणेत्यांना अधिकाराने असे म्हणता येत होते की ऐतत देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनहा स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवः तरी प्रस्तुतच्या विवेचनाला अनुसरून बुद्ध धर्माच्या अभ्युदयानंतर बाह्य जगाशी हिंदुस्थानचे काय काय संबंध आले याचेच विवेचन मुख्यतः करणे जरूर आहे कारण याच वेळेला आपल्या स्वतःच्या देशामध्ये वाढ होण्यास जेवढा वाव होता आणि जेवढी शक्यता होती ती सर्व व्यापून व संपून जाऊन आपल्या लोकातील राष्ट्रीय आकांक्षा साहजिकच स्वतःच्या देशाचे सीमांत ओलांडून बाहेरील जगाला आक्रमू लागल्या व पूर्वीच्या काळी बाह्य जगाशी जे संबंध आले होते त्यांच्यापेक्षा अधिक जोमाने व व्यापक रीतीने ते आता प्रसरण पाहू लागले इतकेच नव्हे तर बाहेरील जगही आपल्या दरवाजावर पूर्वी त्यांनी कधीही न दाखवलेल्या औद्धत्याने व बेगुमानपणे ठोठावू लागले या राजकीय घडामोडीत भर टाकण्याकरिता सत्यत्वाच्या तत्वाच्या पायावर उभारलेले आणखीही एक महनीय व स्वर्गीय धर्मकार्य निर्माण होऊन त्याच्या योगाने हिंदुस्थान त्यावेळच्या सर्व ज्ञात जगाचे केवळ हृदयच आत्माच होऊन बसले मिसर देशापासून तो मेक्सिकोच्या किनाऱ्यांपर्यंत लाखो असंख्य लोकांना ही सिंधू भूमी म्हणजे एक संतांच्या व देवांच्या वस्तीची भूमी होऊन बसली दूर दूरच्या देशांच्या किनाऱ्यांपासून हजारो श्रद्धाळू यात्रेकरू या भूमीमध्ये सतत येऊ लागले व येथून हजारो विद्वान हजारो उपदेशक संत महंत हे त्यावेळच्या ज्ञात जगावर अप्रतिहत संचार करू लागले परंतु बाह्य देशातील लोकांनी आपणास सिंधू अथवा हिंदू म्हणूनच संबोधण्याचे कायम ठेवल्याने आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या या दोनही प्रवाहांनी आपले सिंधू अथवा हिंदू हेच आपले राष्ट्रीय नामाभिधान दृढमूल करण्यात कल्पनातीत मदत केली राजकीय आणि इतर घडामोडीबद्दलच्या संबंधात निरनिराळ्या राज्यांशी जो पत्रव्यवहार घडत असे त्यामध्ये ते त्यांना माहीत असलेल्या हिंदू किंवा इंडस याच नावाचा उल्लेख करीत असले पाहिजेत व त्याच उल्लेखाला आपल्याही लोकांना मान द्यावा लागत असला पाहिजे त्यामुळे प्रथम भरतखंड या नावाबरोबर व मग पुढे केवळ एकाकीच यावरील अभिधानाचा उपयोग प्रसृत झाला असला पाहिजे परंतु हे एक आश्चर्यच आहे की जरी सर्व जगामध्ये आपले हे नामाभिधान प्रमुखत्वाने प्रस्थापित करण्यास बुद्ध धर्माचा अभ्युदय कारण झाला आणि आपणा स्वतःला हिंदू याच नावाची जाणीव अधिक उत्पन्न झाली तरी बुद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यावर देखील हीच परंपरा अधिक जोराने पुढेही सुरू राहिली आम्हाला असे भय वाटते की बुद्ध धर्माच्या ऱ्हासाला जी कारणे घडून आली त्यामध्ये सर्वापेक्षा अधिक परिणाम घडवणारे जे एक कारण घडून आले त्याचे यावे तितके महत्त्व विद्वान लोकांच्या चिकित्सक बुद्धीने आकलन केले नाही परंतु प्रस्तुत विवेचनाच्या प्रांतात हा विषय दुरान्वयानेच येत असल्याने त्याचे सांगोपांग विवेचन आम्हाला येथे करता येत नाही या ठिकाणी आम्ही फक्त सर्वसाधारण अशीच काही विधाने करून त्याचे विस्तारशः विवेचन करण्याचे काम दुसऱ्या एखाद्या अनुरूप प्रसंगावर सोपवून देणार आहोत तत्पूर्वी जर अधिक अधिकारयुक्त व्यक्तींनी ते काम उरकले तर उत्तमच झाले केवळ तत्वज्ञान विषयक मतभेदानेच आपले राष्ट्र बुद्ध धर्माच्या विरुद्ध उठले हे शक्य असेल काय सर्वस्वी नाही कारण असले हे मतभेद आधीच अस्तित्वात होते व तरीही गुण्या गोविंदाने शेजारी शेजारी राहून ते भरभराटीलाही येत होते बौद्ध मठातून सरसहा वाढत चाललेली क्षीणता व अनाचार ही त्याच्या अधपपाताची कारणे होऊ शकतील काय सर्वथा नाही कारण काही काही भिक्षूंच्या विहारांमधून स्वैरवृत्ती आळशी नीतीभ्रष्ट व भेदाभेद विचारशून्य अशा स्त्री पुरुषांचा समूह जरी दुसऱ्यांच्या जीवावर आपला योगक्षेम चालवित होता व जे स्वतःचे नव्हे अशा द्रव्याचा व्यय दुर्लौकिकाच्या व्यवहारामध्ये करीत होता तरी काही काही ठिकाणी पूर्वीच्या त्या महाबुद्धिमान अशा अर्हत व भिक्षू संन्याशांची परंपरा काही अगदीच निशेष झाली नव्हती किंवा असल्या तऱ्हेचे दुराचारी लोकांचे अस्तित्व काही फक्त बुद्ध विहारांमध्येच नव्हते ह्या व अशा इतर दोषांनीच केवळ बुद्ध धर्माच्या सत्तेविरुद्ध इतका तीव्र विरोध उत्पन्न झाला नसता व तो बुद्ध धर्माच्या अस्तित्वाला इतका प्राणघातक ठरला नसता परंतु बुद्ध धर्माच्या प्रसाराने राजकीय परिस्थितीत इतका हानिकर परिणाम घडून आला की त्या योगाने आपल्या राष्ट्राच्या पौरुषत्वावर व प्रत्यक्ष राष्ट्राच्या अस्तित्वावरच गदा आली व त्याचमुळे पुढे मग बौद्ध धर्मावर प्राणघातक संकट उद्भवले ज्यावेळी शाक्यसिंह बौद्ध धर्म मंदिराच्या पायाचा दगड बसवित होता त्याचवेळी शाक्यांचे लहानसे प्रजासत्ताक राज्य नष्ट झाल्याची बातमी या राज्याच्या पूर्वीच्या युवराजाला कळावी या गोष्टीपेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट पुढे जो अनर्थापात होणार होता या प्रचंड दुःख पर्यवसायी नाटकाची अधिक आश्चर्यकारक नांदी होऊ शकणार नाही बुद्धाने आधीच आपल्या घराण्यातील सर्वोत्तम माणसे आपल्या भिक्षू संघात सामील करून घेतली होती आणि याप्रमाणे त्या प्रजासत्ताक राज्यातील बलवान आणि शूर पहिल्या प्रतीची माणसे नाहीशी झाल्याने अधिक समर्थ व अधिक लढवय्या पुढे प्रत्यक्ष शाक्य सिंहाच्या हयातीतच ते प्रजासत्ताक राज्य सहजासहजी बळी पडले ज्या वेळेला ही बातमी शाक्य सिंहाला कळली त्यावेळी असे सांगतात की तो प्राप्त प्रकाश तो सुज्ञ अगदी अविचलित राहिला त्यानंतर शतकापाठी मागून शतके निघून गेली शाक्यांचा राजा पुढे राजाचा राजा लोकजित झाला सर्व जगाचा जेता ठरला त्याच्या लहानशा शाक्य राज्याच्या सरहद्दी विस्तार पाहू लागल्या व सर्व हिंदुस्थानच्या सरहद्दींना जाऊन भिडल्या आणि जणू काय काव्यमय साम्य काव्यमय न्याय मिळवण्याकरिताच वस्तूच्या प्रजासत्ताक राज्यावर जो नियतीचा दुःखमय फेरा आला तोच फेरा सबंध भारतवर्षावर ओढवला व ते लिचीज आणि हूण यांच्यासारख्या परक्या शाक्यांसारख्या स्वकीय नव्हे परक्या लोकांच्या भक्ष्यस्थानी पडले आता हे खरे आहे की तो प्राप्त प्रकाश तो सूज्ञ जर त्याला ही बातमी पहिल्या बातमीप्रमाणेच कळती तर कदाचित पूर्वीप्रमाणेच अगदी अविचलित राहिला असता परंतु त्यावेळच्या इतर हिंदूंना हा विषाचा घोट आणि राजकीय गुलामगिरी मनाची समता कायम ठेवून निमूटपणे सहन करवली नाही कारण ह्या जेत्यांचे रानटी क्रौर्य दीनवदनाच्या अहिंसेच्या पाठांतराने आणि विश्वबंधुत्वाच्या भावनेने शमू शकणार नव्हते आणि त्यांच्या तलवारीची तिखट धार मृदुल ताडपत्राने किंवा मंत्रांच्या आवर्तनांनी बोथट होऊ शकणार नव्हती याचा अर्थ असा नाही की त्या महनीय विश्वबंधुत्वाच्या संघाचे व त्याच्या दिव्य कार्याचे महत्त्व आम्ही कमी करत आहोत मग त्याच्यावर आरोप करण्याचे तर दूरच राहिले आम्हाला इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकाच्या लक्षातून न सुटण्यासारख्या ज्या ढळढळीत एक समयावच्छेदे करून घडलेल्या गोष्टी आहेत त्या दाखवायच्या आहेत आम्हाला हे माहीत आहे की या आमच्या विधानाविरुद्ध म्हणून ही गोष्ट दाखवण्यात येईल की आजपर्यंत जेवढे जेवढे म्हणून महत्तम आणि बलिष्ठ असे हिंदू राजे व सम्राट ज्ञात आहेत ते सर्व बौद्धकालीनच होते होय परंतु ते ज्ञात कुणाला तर युरोपियन लोकांना व आपल्यापैकी ज्यांनी न कळत त्यांचे विचारच नव्हे तर त्यांचे दुराग्रह सुद्धा अंगात मुरवून घेतले आहेत त्यांना असा एक काळ होता की जेव्हा प्रत्येक शाळेतला इतिहास मुसलमानांच्या विजयापासून सुरू होत असे कारण सामान्य प्रतीच्या त्यावेळच्या इंग्लिश लेखकाला तत्पूर्वीच्या आमच्या इतिहासाचे जवळजवळ अज्ञानच होते थोड्याच काळापासून युरोपचे सर्वसाधारण ज्ञान बौद्ध धर्माच्या अभ्युदयापर्यंत जाऊन पोहोचले आहे व त्यामुळे आपणही आपल्या इतिहासाचा तोच आरंभकाल व वैभवकाल म्हणून मानू लागलो आहोत परंतु खरी वस्तुस्थिती म्हणजे या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत त्या बुद्धाबद्दलच्या त्या धर्माबद्दलच्या त्या संघाबद्दलच्या आदराच्या कौतुकाच्या प्रेमाच्या बाबतीत आम्ही कोणालाही हार जाणार नाही हे सर्व आमचेच आहेत त्यांचे दिग्विजय हे आमचेच आहेत व त्यांचे पराभवही आमचेच आहेत तो देवप्रिय अशोक हा महान होता व बौद्ध भिक्षूंनी जे दिग्विजय केले ते महत्तर होते परंतु याच्यापेक्षा अधिक जरी कदाचित नसले तरी याच्या इतकेच महनीय विजय व अशोकाप्रमाणेच परम पावन आणि अधिक राजकार्य कुशल अधिक मुत्सद्दी असे राजे तत्पूर्वी होऊन गेले होते व वास्तविक त्याचमुळे त्यांना एवढे मोठे होता आले म्हणून आम्हाला असे वाटत नाही की आमचे राजकीय साहस किंवा आमच्या जातीचे धैर्य गांभीर्य हे फक्त मौर्यांबरोबरच उत्पन्न झाले व त्यांच्याबरोबर विलय पावले किंवा असेही वाटत नाही की त्यांनी बौद्ध धर्माचा अंगीकार केल्यामुळे त्यांच्यामध्ये हे गुण बांधले बुद्ध धर्माने विजय मिळवले आहेत परंतु ते आमच्या ह्या प्रत्यक्ष साक्षीभूत असलेल्या भौतिक जगात नाहीत की जिथे मातीच्या पायावर दीर्घकाळ उभे राहता येत नाही जिथे तलवारीला धार सहज पासता येते जिथे तीव्र तृष्णा स्वर्गामध्ये सतत वाहणाऱ्या स्रोतसांच्या केवळ वर्णनाने तृप्त होत नाही ज्यावेळी शक आणि हून लोक ज्वालामुखीतून उसळणाऱ्या तप्त रसाप्रमाणे आमच्या देशात उतरले व जे जे विकसित होते ते ते जाळून भस्म करते झाले त्यावेळी ह्याच तऱ्हेच्या विचारसरणीने यावेळच्या देशभक्तांची व विचारवंतांची चित्तवृत्ती हलवून सोडली असली पाहिजे आपल्या जातीची हृदयाशी बाळगलेली ध्येये त्यांची सिंहासने त्यांची कुटुंबे आणि ज्यांची पूजा केली ते प्रत्यक्ष त्यांचे देवही पायाखाली तुडवले गेलेले त्यांनी पाहिले त्यांच्या प्रेमाची मूर्ती त्यांची पवित्र भूमी त्यांच्यापेक्षा भाषा धर्म तत्वज्ञान दया व इतर सर्व मानवी आणि ईश्वरी मृदुल संवेदनांच्या बाबतीत सर्वस्वी हीन परंतु केवळ बलाने अधिक असलेल्या रानटी लोकांच्या टोळ्यांनी बेचेराख आणि उद्ध्वस्त केलेली त्यांनी पाहिली अग्नी आणि खड्ग या दोन शब्दांमध्येच त्या बलाची सर्व मीमांसा साठवली होती या सर्व गोष्टीवरून निघालेला बोध स्पष्ट होता त्याचप्रमाणे हेही स्पष्ट होते की बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानात या नव्या व भीषण अग्नी आणि खडगच्या तत्वज्ञानातील द्वैताला समर्पक उत्तर देण्याचे सामर्थ्य नव्हते आणि म्हणून आपल्या जातीच्या विचारवंत पुढाऱ्यांना ह्या विध्वंसक पापी अग्नीचा विध्वंस करण्याकरता आपल्या यज्ञवेदीतील पावन अग्नीचे पुनरुत्थान करावे लागले खड्ग धरण्याकरता वैदिक कालच्या क्षेत्रातील खाणी खुल्या कराव्या लागल्या त्यांना भयानक कालीच्या यज्ञवेदीवर धार पाजावी लागली कारण महाकालाचे सांत्वन व्हायचे होते व हा त्यांचा तर्कही काही चुकीचा ठरला नाही कारण पुन्हा म्यानातून निष्कोषित झालेल्या पुनरुद्दीप्त हिंदू शस्त्राचा विजय हा संपूर्ण व संशयातीत असाच झाला ज्याने परकीय लोकांना हिंद हिंदभूमीमधून पिटाळून बाहेर हाकून दिले तो विक्रमादित्य आणि ज्याने तारतरी व मांगोलियामध्ये जाऊन त्यांच्या गुहामध्ये पकडून त्यांना प्रायश्चित्त दिले तो ललितादित्य हे दोघेही एकमेकांचे पूरक होते नुसत्या नियमांना जे साध्य करता आले नाही ते शौर्याने घडवून आणले पुन्हा एकदा ही आर्य जाती वैभवाच्या शिखरावर आरूढ झाली व आपल्या प्रभावाने राष्ट्र राष्ट्रजीविताच्या प्रत्येक शाखेत चैतन्य उत्पन्न केले गेले काव्य आणि तत्वज्ञान कला आणि कौशल्य शेती आणि व्यापार विचार परंपरा आणि कार्य परंपरा या सर्व अंगांना स्वतंत्रता सामर्थ्य व यश यांच्या जाणीवेने जी स्फूर्ती मिळते ती मिळून राष्ट्राची सर्वांगीण उन्नती झाली नेहमीच्या नियमाप्रमाणेच ही प्रतिक्रिया सुद्धा सदोषतेपर्यंत पूर्ण झाली वैदिक धर्माचा उद्धार करा पुनश्च वेदांकडे चला अशी घोषणा सुरू झाली ही राष्ट्रीय घोषणा दिवसेंदिवस अधिक अधिक स्पष्ट व अधिक अधिक अधिकारयुक्त होत चालली कारण त्याची राजकीय दृष्टीने अत्यंत आवश्यकता होती सर्व जगतव्यापी धर्म प्रस्थापित करण्याचा अगदी प्रथमचा आणि तरीही अत्यंत प्रचंड असा प्रयत्न प्रथम बुद्ध धर्माने केला हे भिक्षूंनो जगातील दश दिशांना तुम्ही संचार करा आणि सत्य तत्वाचा धर्म सर्वांना उपदेशित करा होय खरोखरीच हा धर्म सत्य तत्वाचाच होता त्यामध्ये कोणताही प्रच्छन्न हेतू नव्हता किंवा कोणत्याही भूमीची अथवा प्राप्तीची अभिलाषा त्याच्या संचारास कारणीभूत झाली नव्हती परंतु जरी बौद्ध धर्माने एवढे यश संपादन केले तरी त्याला पाशवी मनोवृत्तीची बीजे किंवा राजकीय आकांक्षा अथवा वैयक्तिक अभ्युदयाची लालसा ही काही जगातील सर्व लोकांच्या अंतःकरणातून इतक्या प्रमाणात नष्ट करता आली नाहीत की ज्यामुळे हिंदुस्थानाला बिंधोकपणे तलवारीच्या ऐवजी जपमाळ हाती धरता यावी आणि तरीही जगाला उदाहरण घालून देण्याकरता हिंदुस्थानाने आपली अशी इच्छा जाहीर केली की शस्त्राने विजय मिळवण्यापेक्षा सत्याने व शांतीनेच विजय मिळवणे अधिक इष्ट आहे व याप्रमाणे हिंदभूने महनीय प्रयत्न केला आणि हा प्रयत्न तिने इतक्या उदात्तपणे केला की त्यामुळेच ती लोभाविष्ट व स्वार्थ सर्वस्व मानणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरली पाण्यामध्ये अणुरेणू मात्र असणाऱ्या सूक्ष्म जीवांना मृत्यूमुखातून वाचवता यावे म्हणून घोडे आणि हत्ती यांना पाणी प्यावयास देताना ते गाळून द्यावे अशा तऱ्हेची अधेराजांची आज्ञापत्रे या आर्यभूमीने काढली नाहीत काय समुद्राच्या मध्यभागी माशांना खाद्य मिळवून ते जिवंत राहावे म्हणून त्यांना धान्यकण खाऊ घालण्याकरता अनेक ठिकाणी सोय केली नव्हती काय आणि त्याच वेळी इतर समुद्रातून मात्र राजरोस रीतीने स्वतःच्या पुष्टीसाठी माशांचा संहार करण्याचा क्रम अव्याहत चालू होता इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष मासेच स्वतःचा जीव रक्षण करण्याकरता एकमेकांना राजरोस रीतीने भक्षण करीत होते स्वतः मारले जाऊन वधाचाच वध करण्याचा महनीय प्रयत्न तिने केला आणि शेवटी तिला आढळून आले की प्रसंगी तलवारी पुढे ताडपत्रे ही क्षणभंगूर आहेत जोपर्यंत सर्व जग रक्तरंजित नखदंतांनी शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे आणि राष्ट्रीय व जातीय भेदभाव मनुष्याला पशु बनवण्या इतके तीव्रतेने प्रबल आहेत तोपर्यंत हिंदुस्थानने जर त्याला त्याच्या आत्मिक प्रकाशाप्रमाणे भौतिक अथवा पारमार्थिक जीवन स्थापित करायचे असेल तर राष्ट्रीय व जातीय संबंधापासून उत्पन्न होणारे सामर्थ्य गमावून भागायचे नाही एवढ्याकरिता त्यावेळच्या विचारवान व क्रियावान लोकांना विश्वबंधुत्वाच्या शांतीपाठाचे मंत्र घोकण्याची किळस आली आणि त्यांनी विषण्ण मनाने अशी तक्रार केली की ये त्वया निहिता असुराश्चैव विष्णुना ते जाता म्लेंच रूपेण पुनरद्य महीतले व्यापादयंती ते विप्रान घ्नंती यज्ञादिका क्रिया हरंती मुनिकन्याश्च पापा किम किम न कुर्वती म्लेच्छाक्रांते च भूलोके निर्वशटकार मंगले यज्ञयागादिविच्छेदा देवलोको वसीदती ज्या भूमीने विश्वस्त अंतकरणाने स्वतः भिक्षूंची वस्त्रे परिधान केली होती आणि तलवार त्यक्त करून जपमाळ धारण करून अहिंसेचे व अनत्याचाराचे व्रत अंगीकारले होते या निसर्ग सुंदर भूमीला ज्यांनी लुटून उद्ध्वस्त केली त्या शक व होम लोकांच्या जंगली टोळ्या जेव्हा सिंधूच्या पार व त्याच्याही पलीकडे पिटाळून लावल्या गेल्या आणि ज्यावेळी एक सबळ राष्ट्रसत्ता प्रस्थापित केली गेली त्यावेळी तत्कालीन राष्ट्रधुरीणांच्या हे लक्षात आले असले पाहिजे की जर या नूतन निर्माण केलेल्या राष्ट्रसत्तेला फक्त नितांत राष्ट्रीय धर्माचा पाठिंबा दिला तर त्यापासून केवढे तरी सामर्थ्य प्राप्त होईल शिवाय शत्रूशी साधर्म्य व संबंध वाढवणारी प्रत्येक गोष्ट आपली प्रतिकाराची शक्ती कमी करते ज्याप्रमाणे आपल्या एखाद्या स्नेहाच्या अंगात आपण ज्या सद्गुणांना फार चाहतो व आदर करतो ते बहुतेक सद्गुण असले म्हणजे तो आपला अत्यंत जिवलक स्नेही होतो त्याचप्रमाणे ज्या शत्रूमध्ये व आपल्यामध्ये काहीच संबंध वा साधर्म्य नसते त्याचा आपण कसून प्रतिकार करतो ज्या हिंदी राष्ट्राच्या अंगची जुलूम जबरी पापकर्म ही करणाऱ्यांना शासन करण्याची शक्ती सुद्धा अनत्याचार व विश्वबंधुत्व या तत्वांची भूल पडल्यामुळे नष्ट झाली या हिंदी राष्ट्राच्या अंगी अन्यायाबद्दलची तीव्र चीड उत्पन्न करण्याच्या व कधीही न मरणाऱ्या प्रतिकाराची ज्योत पेटवण्याच्या आवश्यकतेची पूर्ती करण्यासाठी ज्या हाताने आर्यभूमीचा गळा दाबला त्याच हाताशी समान धर्मीय म्हणून हस्तांदोलन करण्याचा प्रसंग होईल असे एका धर्मपंथाचे वा एका धर्मतत्वाचे धागे तोडून टाकणे त्याच एका मार्गाने होणे शक्य होते ज्या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेने इतर राष्ट्रांच्या अंगचा पाशवी स्वार्थ साधूपणा आणि हिंसात्मक वृत्ती ही नष्ट करण्याच्या ऐवजी हिंदुस्थानाला स्वसंरक्षण रहित व विश्वस्त पाहून त्यांच्या अंगची अभिलाषाच अधिक जागृत होते आणि त्या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेचा उपयोग तरी काय छे भविष्यकाळी संरक्षणाचा केवळ एकच मार्ग म्हणजे शौर्य आणि बल हाच होय व हा केवळ राष्ट्रीय जाणीवेनेच उत्पन्न होतो आजपर्यंत या भारतभूने सत्याभासाकरिता आपल्या अंगातील रक्त सांडले आहे व या सर्वांचा विपरीत परिणामच तिच्या अनुभवाला आला बौद्ध धर्माची सत्ता हिंदुस्थानात पुनरपी बळाने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जसजसा अधिक अधिक भीषण होत गेला तसतशी त्यातील विश्वबंधुत्वाच्या कल्पनेविरुद्ध अधिक तीव्र प्रतिक्रिया सुरू झाली राष्ट्रीय भावना असलेल्या लोकांनी राष्ट्र स्वातंत्र्याचा सौदा करून परकीय जेत्यांची सार्वभौम सत्ता मानण्याचे साफ नाकारले परंतु जरा का परकीय जेता बुद्ध धर्माकडे कल असलेला असला तर त्याच्याबद्दलची प्रचन्न सहानुभूती हिंदुस्थानामधील सर्व बुद्ध सांप्रदायिकांकडून त्याला मिळण्याची खात्री होती ज्याप्रमाणे कॅथोलिक पंथाचा राजा पुनरपी इंग्लंडच्या गादीवर बसवण्याच्या कॅथोलिक मताच्या स्पेन देशामधील प्रयत्नात इंग्लंडमध्ये काहीतरी वजनदार लोक सापडतच असत त्याचप्रमाणे हेही घडले इतकेच नव्हे तर आपल्या पूर्वीच्या ग्रंथांमधून अंधुक असे सूचक उल्लेख विपुल आढळतात की काही वेळेला काही परकीय बौद्ध लोकांनी केवळ आपापले राष्ट्रीय व धार्मिक हेतू साधण्याकरताच हिंदुस्थानवर स्वाऱ्या केल्या होत्या या वेळच्या सर्व ऐतिहासिक भागावरचे विशेष विवेचन आम्हाला येथे करता येत नाही परंतु याचे फक्त एकच प्रत्यंतर आम्ही देतो आपल्या एका पुराणात आर्य लोकांवर न्यूनपतीने हुण लोकांच्या राजाने आणि त्याच्या बुद्ध सहाय्यकांनी केलेल्या स्वारीचे काही लाक्षणिक काही प्रत्यक्ष असे वर्णन केले आहे ही लढाई हुहा या नदीच्या काठी कशी झाली चीन देशामध्ये आपले मुख्य ठाणे ठेवून बौद्ध लोकांची सेना कशी लढली निरनिराळ्या बौद्ध राष्ट्रांकडून त्यांना कशी सैन्याची मदत मिळत गेली त्याचप्रमाणे शेवटी या लढाईमध्ये बुद्ध लोकांचा कसा पराभव झाला व त्याबद्दल त्यांना किती जबर किंमत द्यावी लागली हे सर्व वर्णन त्यात केले आहे अखेर बौद्ध लोकांना हिंदुस्थानाविरुद्ध त्यांच्या मनात असलेले सर्व अंतस्थ राष्ट्रीय हेतू सोडून द्यावे लागले व पुन्हा राजकारणाची ढवळाढवळ करण्याकरता हिंदुस्थानामध्ये येणार नाही असा करार करून द्यावा लागला बौद्ध लोकांना वैयक्तिक रीतीने या भूमीमध्ये सहिष्णुतेच्या भूमीमध्ये भय मानण्याचे कारण नव्हते परंतु त्यांनी हिंदुस्थानच्या राजकीय जीविताला व स्वातंत्र्याला संकट उत्पन्न होईल अशी कोणतीही गोष्ट करता कामाची नाही सर्वैश्च बौद्ध वृंदैश्च तत्रैव शपथम कृतम आर्य देशम न यास्याम कदाचित राष्ट्र हेतवे आणि अशा रीतीने आपल्या राष्ट्रीय वैशिष्ट्याने बनलेल्या संस्था पुन्हा प्रस्थापित झाल्या वर्णाश्रम व्यवस्था ही संस्था बौद्ध धर्माचा अंमल जारीने चालू होता तेव्हाही काही नामशेष झाली नव्हती व ती आता तर पुन्हा इतकी भरभराटीला आली की राजे आणि महाराजे यांना वर्ण व्यवस्थापन परहा वर्णाश्रम व्यवस्थापन प्रवृत्त चक्रहा असल्या पदव्या घेण्यामध्ये अभिमान वाटू लागला या वर्णाश्रम धर्मसंस्थेला इतके अनुकूल लोकमत बनत चालले होते की आपले राष्ट्रीय वैशिष्ट्यच मुळी त्यावरून ओळखले जात होते उदाहरणार्थ परकीयांमध्ये आणि आपल्यामध्ये जो भेद आहे त्याचे वर्णन याप्रमाणे केले आहे चातुर्वर्ण व्यवस्थान यस्मिन देशे नविद्यते तम लेंच देशम जानियात आर्यावर्तस परम यावरून साहजिकच असा निर्बंध झाला की ज्या देशातले लोक आपल्यातील वर्णव्यवस्थेसारख्या संस्थांशी असहिष्णुतेच्या भावनेने वागणारे व पुष्कळ वेळा तर प्रखर शत्रुत्व करणारे असे आहेत व जेथे आपल्या धर्माप्रमाणे अक्षरशः वागण्या इतके संरक्षण मिळणे शक्य नाही अशा देशाच्या किनाऱ्यालाही जाऊ नये ही प्रतिक्रिया जरी परमावधीची होती तरी राजकीय दृष्टीने समजण्यासारखी होती कारण अगदी थेट आजच्या काळातही आपणास असे देशभक्त विचारी लोक भेटत नाहीत काय की जे ज्या देशात आपल्या लोकांना गुलामाप्रमाणे व अपमानकारक रीतीने वागवण्यात येते अशा देशामध्ये मनुष्य न पाठवण्याचे कायदे करण्याच्या मताचे आहेत याप्रमाणे हिंदुस्थानमध्ये बुद्ध धर्माचा जो ऱ्हास झाला त्याचे कारण व त्याचप्रमाणे त्याचे पर्यावसान ही केवळ राजकीय व राष्ट्रीय दृष्टीने आवश्यक होती बुद्ध धर्माचे भौगोलिक केंद्रस्थान कुठेच नव्हते आणि म्हणून बुद्ध धर्माशी तादात्म्य पावण्याच्या प्रयत्नांमध्ये हिंदुस्थानचा जो राष्ट्रीय गुरुत्व मध्य नष्ट झाला होता तो पुनरपी स्थापित करणे हे अत्यंत आवश्यक होते ज्यावेळी एखाद्या सचेतन वस्तूप्रमाणे आपले राष्ट्र तीव्र जाणीवेने स्वसंवेद्य बनले आणि परकीयांशी प्रत्यक्ष विरोध सुरू झाला त्यावेळी नैसर्गिक रीतीनेच ते आपल्यामध्ये व परकीयांमध्ये असलेले भेद स्पष्ट करू लागले आणि आपल्या निवासस्थानाच्या मर्यादा आखून घेऊ लागले त्या योगाने त्यांना स्वतःला ते कुठे होते हे स्पष्टपणे कळले व जगाला त्यांना दाखवता आले की केवळ एक जातीय व एक राष्ट्रीय दृष्टीनेच नव्हे तर भौगोलिक व राजकीय दृष्टीनेही ते एक स्वतंत्र लोक आहेत आपल्या देशाची दक्षिण सीमा ही आधीच निश्चित झाली होती आणि ती सर्वमान्य व सर्वसंमत अशी ठरली होती अपार आणि अनंत समुद्राच्या चौकटीमध्ये ज्या रीतीने आपले दक्षिण द्वीपकल्प वसवले आहे ती रीती तिच्या निरतिशय सौंदर्याने आणि पूर्णत्वाने केवळ काव्यमय आहे ही समुद्र रचना पाहून आपल्या प्रत्येक पिढीतील कवी आणि देशभक्त आनंदाने फुलून गेले आहेत परंतु आपल्या वायव्य सरहद्दीवर मात्र भिन्न भिन्न जातीचे परस्पर संबंध अनिष्ट रीतीने घडून आले व त्यामुळे आपली तिकडची सरहद्द नेहमी बदलत जाऊन असुरक्षित राहिली आणि म्हणून उज्जयिनीच्या महाकालाच्या अधिपत्याखाली उत्तेजन मिळालेल्या स्वत्व स्थापनेच्या लाटेतही आपल्या देशभक्तांनी उत्तर दिशेची सरहद्द दक्षिण सरहद्दी इतकीच निश्चित आणि संरक्षित केली नसती तर ती एक मोठी आश्चर्याचीच गोष्ट झाली असती आणि अशी सरहद्द म्हणजे प्रसन्न सलीला आणि अपार असलेल्या सिंधू नदीशिवाय दुसरी कोणती असू शकेल ज्या दिवशी आपल्या पूर्वजांनी ही नदी ओलांडली त्याच दिवशी त्यांनी आपला पूर्वीच्या लोकांशी असलेला संबंध कायमचा तोडून टाकला आणि एका नवीन राष्ट्राचा पाया घातला त्यांचा जणू काय पुनर्जन्म झाला आणि नवीन आशा नवीन ध्येय यांच्या अनुरोधाने या लोकांची एक नवीन जाती आणि नवीन राज्यसंस्था निर्माण होणार अशी भवितव्यता जणू ठरली होती आणि याच नूतन जन्म पावलेल्या जातीला सिंधू अथवा हिंदू अशी अन्वर्थक व भावनोद्दीपक संज्ञा प्राप्त झाली आपल्या सरहद्दीला सिंधू नदीशी संगत करण्याचा प्रयत्न म्हणजे उगीच काहीतरी फिरवा फिरव होती असे नाही पुनश्च वैदिक काल ही जी राष्ट्रोद्धारकांची ध्येय गर्जना होती तिचाच हा वास्तविक परिणाम होता वैदिक कालाच्या आधारस्तंभावर उभारलेल्या आणि वैदिक धर्माने आशीर्वाद दिलेल्या राष्ट्राला वैदिक नावच पाहिजे आणि म्हणून त्या काळी शक्य असलेल्या रीतींनी ते वैदिक पद्धतीचे ठेवले गेले आणि त्यावेळच्या एकंदर इतिहासाच्या रोखावरून सूचित झालेली ही कार्यमालिका प्रत्यक्ष रीतीने व्यवहारात आणली गेली कारण देशप्रेमाने लिहिल्या गेलेल्या पुराणांपैकी एका पुराणात असे निश्चयाने लिहिले आहे की प्रख्यात विक्रमादित्याचा नातू शालीवाहन याने परकीय लोकांचा हिंदुस्थान जिंकण्याचा दुसरा प्रयत्न निष्फळ करून त्यांना सिंधू नदीच्या पार हाकून लावल्यावर एक राजाज्ञापत्र काढले व असे जाहीर केले की त्यावेळेपासून सिंधू नदी हीच हिंदुस्थान व परकीय देश यांच्यामधील सरहद्द समजली जावी एतस्मिन्नन्तरे तत्र शालिवाहन भूपति विक्रमादित्यपौत्रश्च पितृराज्यं प्रपेदिरे जित्वा शकान दुराधर्षान् चीनतैत्तिरिदेशजान् बाह्लिकान् कामरूपांश्च रोमजान् खुरजान् शठान् तेषान् कोशान् गृहीत्वा च दण्डायोग्यान् कारयत् स्थापिता तेन मर्यादा ब्लेञ्छार्याणां पृथक् पृथक् सिन्धुस्थानभितिज्ञेयं राष्ट्रमार्यस्य चोत्तमम् ब्लेंच स्थानं परम सिंधोः कृतम तेन महात्मना ज्याबद्दल आपल्याजवळ ऐतिहासिक पुरावा आहे असे आपल्या देशाचे जुन्यातले जुने नाव म्हणजे सप्तसिंधू अथवा सिंधू खुद्द भारतवर्ष हे नाव सुद्धा यानंतरचे आहे व त्यात एक प्रकारचा वैयक्तिक अर्थ गर्भित आहे एखाद्या व्यक्तीचा लौकिक मग ती व्यक्ती कितीही लोकोत्तर असो काळ जसा जसा व्यतीत होतो तस तसा मंदप्रभ होत जातो जे नामाभिधान एखाद्या व्यक्तीच्या विजय मालिकांवरून व यश संपादनावरून ठेवले जाते ते नामाभिधान ज्या नावामध्ये असल्या राष्ट्रीय विजयाचे व वैयक्तिक पराक्रमाचे निदर्शन असूनही शिवाय एखाद्या महान उपकारी व चिरंतन नैसर्गिक चमत्काराचे द्योतन केले जाते असल्या नामाभिधानापेक्षा अधिक परिणामकारक आणि अखंड वृद्धिंगत होणाऱ्या राष्ट्राभिमानाची व कृतज्ञतेची जाणीव ह्यांची स्फूर्ती देण्यास समर्थ होणे शक्य नाही आणि त्यातच जर त्या नावामध्ये आपल्या राष्ट्रीय यश संपादनाचे आणि पूज्य व्यक्तीच्या स्मृतीचे मिलन झाले असेल तर मग असल्या नावाची थोरवी तर अधिकच होते तो सम्राट भरत अस्तंगत झाला आणि त्याच्याच सारखे अन्य पराक्रमी सम्राटही त्याच मार्गाला लागले परंतु सिंधू नदी मात्र अखंड वाहत आहे आपल्या कृतज्ञता बुद्धीला विकसित करीत उत्स्फूर्त करीत आपल्या स्वाभिमानाला सचेतन करीत पूर्वजांची स्मृती जागृत करीत ती अखंड वाहत आहे आपल्या लोकांच्या भाग्य अवभाग्यावर पहारा करणारा हा एक पहारेकरीच आहे अत्यंत पुराण भूतकालापासून तो दूरवरच्या भविष्यकालापर्यंत संबंध जोडणारा हा एक पाठीचा कणाच आहे अशा तऱ्हेच्या महानदीच्या नावाशी आमच्या राष्ट्राचे नामाभिधान संलग्न झाल्याने प्रत्यक्ष निसर्ग आमच्या बाजूचा झाला व त्यामुळे आमचे राष्ट्रीय जीवन अशा एका भक्कम पायावर रचले गेले की तो पाया मानवी तर्कशक्तीला जोवर धाव घेता येते अशा चिरंतन कालापर्यंत अधिकृत राहील असल्याच तऱ्हेच्या विचार परंपरेने आपल्या त्यावेळच्या राष्ट्रीय नेत्यांना आपल्या राष्ट्राला त्याचे वैदिक नाव जे सिंधुस्थान राष्ट्रमार्यस्य चोत्तमम तेच पुनरपि प्रसृत करण्याची कल्पना सूचित झाली असावी सिंधुस्थान हे नामाभिधान वैदिक तर आहेच परंतु आणखीही त्यामध्ये एक मार्मिक वैशिष्ट्य आहे व त्याकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखे नाही सिंधू या शब्दाचा संस्कृत भाषेमधला अर्थ काही फक्त सिंधू नदी एवढाच नाही परंतु समुद्र असाही त्याचा एक अर्थ आहे समुद्ररत्ना दक्षिण द्वीप द्वीपकल्पाला कमरपट्ट्याप्रमाणे वेष्टिणारा हा जो सिंधू तो ही सिंधुस्थान या नावात अभिप्रेत असल्याने आपल्या देशाच्या जवळजवळ सर्व मर्यादा केवळ एका शब्दामध्ये ग्रथित केल्या जातात ब्रह्मपुत्रा ही एक सिंधू नदीची शाखा आहे व सिंधू नदी हीच हिमालयाच्या पूर्व व पश्चिम पठारावरून वाहत जाऊन दोन प्रवाह रूपाने पूर्व व पश्चिम दिशांची सरहद्द बनते ही कल्पना जरी आपण यथार्थ न मानली तरी सुद्धा ही गोष्ट सिद्धच आहे की सिंधू नदी ही आपल्या प्रवाहांनी उत्तर व पश्चिम दिग्प्रांताला वेष्टून टाकते व म्हणून सिंधुस्थान हे नाव आपल्या मातृभूमीची सर्व प्रतिमा एकदम डोळ्यापुढे उभी करते व त्यावरून एकदम अर्थबोध होतो की सिंधू नदीपासून सिंधू समुद्रापर्यंत जी भूमी विस्तारली आहे तीच आमची मातृभूमी होय यावरून अशी कल्पना मात्र करता कामा नये की सिंधू हे नाव आमच्या पूर्वजांना केवळ या भौगोलिक वैशिष्ट्यावरूनच पसंत पडले कारण असे निक्षून प्रतिपादन केलेले आढळते की या नावापासून उत्पन्न होणारा अर्थ काही केवळ भौगोलिक नाही तर राष्ट्रीयही आहे सिंधुस्थान म्हणजे काही फक्त जमिनीचा तुकडाच नाही तर ते एक राष्ट्र आहे की जे राष्ट्र सर्वदा वस्तुतः जरी नसले तरी ध्येय रूपाने एक राष्ट्रपद पावले होते राज्ञ राष्ट्रम त्याचप्रमाणे याच्याबरोबर हेही अगदी स्पष्ट होते की संस्कृती या सिंधुस्थानामध्ये उत्कर्ष पावली आणि जे लोक त्या संस्कृतीमध्ये वाढले ते वैदिक कालामध्ये असलेल्या सिंधूप्रमाणेच होते सिंधुस्थान हे राष्ट्रम आर्यस्य चोत्तमम होते व तद्भिन्न जी परकीयांची भूमी ती स्थान या नावाने संबोधली जात होती तरी पण हे येथे स्पष्ट सांगितले पाहिजे की ही व्याख्या काही पारमार्थिक संबंधावरून अथवा धार्मिक वृथा अभिमानापासून उत्पन्न झाली नाही आर्य हा शब्द व्याख्येत मुद्दाम घालण्यात आला आहे व त्यामध्ये सिंधू नदीच्या अलीकडील तीरापासूनच्या भागात राष्ट्रीय घटनेमध्ये जे जे लोक प्रामुख्याने गोवले गेले ते ते सर्व लोक निर्देशित झाले मग ते वैदिक असोत किंवा अवैदिक असोत ब्राह्मण किंवा चांडाळ असोत त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी एक संस्कृती एक रक्तसंबंध एक देश व एक राज्य व्यवस्था यांचा अंगीकार केला असे सर्व लोक या व्याख्येत अंतर्भूत झाले यानंतर म्लेंछ या शब्दामध्ये तो सिंधुस्थान याच्या उलट योजल्या कारणानेच जे जे कोणी राष्ट्रीय आणि जातीय संबंधात परके होते अशांचाच समावेश होऊ लागला परंतु असे हे परकी लोक धर्मानेही भिन्न असलेच पाहिजेत असा मात्र काही नियम नव्हता ही राजाज्ञा सिंधुस्थानामधील इतर राजाज्ञेप्रमाणेच सामान्यत एक जोमदार व लोकप्रिय अशा चळवळीचा फक्त परिणाम होता कारण आपल्या राष्ट्रीय आकांक्षांना स्फूर्ती देण्याचे सामर्थ्य जर तिच्यामध्ये नसते तर अटक म्हणजे आपल्या देशाची अंतिम सीमा मानण्याची चाल इतकी सर्वव्यापी झाली नसती व इतकी दीर्घकाळ टिकलीही नसती ही जी चाल इतक्या भक्तीने व चिकाटीने राजापासून रंकापर्यंत आपल्या लाखो लोकांनी पाळली यावरूनच असे सबळ पुराव्याने सिद्ध होते की पुराण सिंधू नदीच्या प्रवाहाच्या अनुरोधाने आपल्या प्रदेशाची मर्यादा ठरवण्याची व त्याच नावाशी संगत असलेले सिंधुस्थान हे नाव मान्य करण्याची आज्ञा अशा एका बादशाही फरमानावरून निघाली होती आणि या बादशाही संमतीला व लोकांच्या इच्छेला अत्यंत पवित्र असे धार्मिक अनुमोदन मिळाल्यानेच आपले पूर्वीचे नाव अखेर यशस्वी रीतीने पुन्हा प्रस्थापित झाले आता हे खरे आहे की तरीही हे सिंधू व सिंधुस्थान हे शब्द पूर्णपणे यथार्थत्वाने पूर्व स्वरूपात स्थिर होण्यास अनेक शतके उलटावी लागली व अनेक महत्त्वाची स्थित्यंतरे घडून आली आणि मग आपल्या सर्व राष्ट्राच्या मनामध्ये बिंबून जाण्याला आणि आपल्या जातीचा जो अमोल ठेवा आहे असे वाटवण्याला ती नावे समर्थ झाली परंतु अखेर ही वैदिक काळाची नावे पुन्हा प्रस्थापित केली गेली व आज आपल्या हजारो लोकांना जरी आर्यावर्त किंवा भारतवर्ष म्हणजे काय हे माहीत नसले तरी एखादा रस्त्यातील मनुष्यही हिंदू आणि हिंदुस्थान ही नावे स्वतःच्या नावाप्रमाणेच ओळखू शकेल परंतु या नामाभिधानाच्या इतिहासामध्ये यापुढे कोणकोणती स्थित्यंतरे घडून आली यांचे विवेचन करण्याच्या आधी आमच्या मनाच्या सांत्वनार्थ आम्हाला एका क्षमेची याचना कर्तव्य आहे विवेचनाचा हा भाग लिहित असताना आम्ही आमच्याच मनोवृत्ती दुखावल्या आहेत आणि म्हणून आम्ही क्षणाचाही विलंब न करता हे सांगून टाकतो की हिंदुस्थानामध्ये बुद्ध धर्माचा जो ऱ्हास झाला त्याच्या राजकीय आवश्यकतेची मीमांसा करताना आमच्या लेखणीतून जे थोडेसे कठोर शब्द निघाले त्यावरून कोणीही असे लवमात्र मानू नये की आमच्या मनात बौद्ध धर्माबद्दल काही मोठासा आदर नाही छे छे खुद्द बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या भक्ताच्या मनात अखिल जगामध्ये जो पवित्रतम संघ आहे या बौद्ध संघाबद्दल जो आदर आणि जे प्रेम असेल तेच प्रेम आणि तोच आदर बाळगणारा बौद्ध धर्माचा मी एक नम्र चाहता आहे बौद्ध धर्माची दीक्षा मी घेतली नाही याचे कारण हा संघ माझ्या योग्यतेचा नाही असे नव्हे तर मी त्या संघाच्या पवित्र मंदिरात पदार्पण करण्याला पात्र नाही हे होय आणि हे मंदिर आज जे अनंत कालपर्यंत टिकले आहे ते त्याचा पाया खडकाच्या पायावर उभारलेल्या अचिरस्थायी मोठमोठ्या राजवाड्यांच्या पायाप्रमाणे घातला नसून तत्वांच्या भक्कम पायावर ते रचले गेले आहे म्हणून होय मनुष्याला त्याच्या पाशवी वृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रथमचा आणि अत्यंत यशस्वी असा प्रयत्न प्रथम संकल्पित करून त्यास मूर्त स्वरूप देऊन शतकेच्या शतके तो अव्याहत ज्यांनी चालू ठेवला अशा तेजस्वी धर्मोपदेशकांची मालिका अर्हत भिक्षू यांची परंपरा याच हिंदुस्थानामध्ये जन्माला आली होती येथेच त्यांनी दुग्ध प्राशन केले आणि याच भूमीला मातृभूमी म्हणून वंदन केले या सर्व गोष्टींची जाणीव आमच्या अंतःकरणात उत्पन्न होऊन शब्दांनी वर्णन न करता येण्यासारख्या भावना दाटून येतात आणि या संघाबद्दल जर आमच्या अशा मनोवृत्ती आहेत तर मग तो संघ ज्यांनी प्रस्थापित केला या संस्थापकांबद्दल या बुद्धाबद्दल त्या ज्ञानदीप्ताबद्दल आम्ही कोणत्या भाषेत आमच्या मनोवृत्ती दिग्दर्शित करू हे तथागत सर्व मनुष्य जातीतला मी हीन दीन केवळ माझी नितांत रिक्तता व माझे नितांत अज्ञान यांचाच आहेर घेऊन तुझ्याकडे येतो जरी आपल्या बोधाचा सारांश मला आकलन करता येत नाही असे मला वाटते तरी मला ही पूर्ण खात्री आहे की ते तसे होणे स्वाभाविक आहे कारण आपला उपदेश हा देवलोकीच्या वाणीतून निसृत झाला आहे परंतु माझी श्रवणेंद्रिये आणि माझी आकलन शक्ती ही ह्या ऐहिक प्रत्यक्ष प्रमाणमय जगाचा शब्दघोष ऐकण्यास शिकली आहे भगवन कदाचित असेही असेल की आपले पदार्पण या जगामध्ये फार लवकर झाले आणि ज्यावेळी हे सर्व जग अगदी बाल्यावस्थेत होते व प्रकाश नुकताच कुठे फाकू लागला होता तोच आपण आपले निशाण फडकावले म्हणून या जगाला आपल्या भरारी बरोबर चालता येत नाही व आपल्या दैदिप्यमान निशाणाकडे दृष्टी लावता लावताच ती अंधूक होऊन दिपून जाते जोपर्यंत उत्क्रांती तत्वाने घालून दिलेला कायदा चलानाम अचला भक्षा मप्य मप्यदंष्णुणा अहस्तानाम सहस्ताश्च शूराणाम चैव भीरवहा हा अतीत अप्रतिहार्यतेने व भयंकर प्रामुख्याने जगात वावरत आहे व याचा इन्कार सत्याच्या कायद्याने की जे सत्याचे कायदे अत्यंत तेजस्वीपणाने व मोहकतेने प्रकाशित झाले आहेत पण केवळ आकाशात ज्याप्रमाणे चांदण्या चमकाव्या त्याप्रमाणे अत्यंत अंतरावरूनच चमकत आहेत अशा कायद्याने होऊ शकत नाही तोपर्यंत राष्ट्रीयत्वाच्या भावना विश्वबंधुत्वाचे निशाण फडकवण्याचे नाकारीतच राहतील आणि तरीही आमचे देव आणि देवता यांच्या पूजनांनी सन्मानित झालेले हे राष्ट्रीय निशाण जर तो शाक्यसिंह त्याखाली नसता तर जरा हातप्रभस दिसले असते ज्याप्रमाणे श्रीराम किंवा श्रीकृष्ण अथवा महावीर हे आमचे आहेत त्याचप्रमाणे भगवन आपणही आमचेच आहात आणि ज्याप्रमाणे आपले शब्द हे आमच्या राष्ट्रीय आत्म्याचेच बोल होत त्याचप्रमाणे आपल्याला दिसणारी दृश्ये ही आमच्या जातीची सुखस्वप्ने आहेत आणि जर कधी सत्याच्या तत्वाचा विजय होऊन सर्व मानवी जात ती शिरोधार्य करू लागली तर हे भगवन आपणाला असे आढळून येईल की ज्या भूमीने आपल्याला पाळण्यात खेळवले ज्या जातीने आपले लालन पालन केले तीच भूमी आणि तीच जाती ह्या तत्वाचा जगभर जय जयकार होण्यास प्रामुख्याने कारण झालेली आहे प्रत्यक्ष आपल्याला जन्म देणे या गोष्टीनेच केवळ हे सिद्ध होत नसलेच तर त्या गोष्टीने ते सिद्ध होईल